Listen to lesson number seven हा वर्ग आहे वर्गात पंधरा विद्यार्थी आणि दहा विद्यार्थिनी आहेत विद्यार्थ्यांजवळ पुस्तक आहेत वर्गात एक फळा आहे फळ्या शेजारी खडू आहेत खडूंजवळ पेन्सिली आहेत फळ्या समोर खुर्ची आहे वर्गात एक फोटो आहे फोटो खाली घड्याळ आहे प्रसाद हे काय आहे हा पेला आहे आणि हे काय आहे ही पेन्सिल आहे आता इकडे पहा पेन्सिल पेल्यात आहे नीला पेन्सिल कुठे आहे पेन्सिल पेल्यात आहे आता पेन्सिल कुठे आहे आता पेन्सिल कागदावर आहे आता पेन्सिल कुठे आहे आता पेन्सिल कागदा खाली आहे विद्यार्थ्यानो इकडे बघा हा हात आहे आणि हा खडू आहे खडू हातात आहे खडू हातावर आहे खडू हाता खाली आहे खडू हाताजवळ आहे खडू हाता मागे आहे आणि खडू हाता समोर आहे ना लिसन एंड रिपीट हा वर्ग आहे हा वर्ग आहे वर्गात पंधरा विद्यार्थी आणि दहा विद्यार्थिनी आहेत वर्गात पंधरा विद्यार्थी आणि दहा विद्यार्थिनी आहेत विद्यार्थ्यांजवळ पुस्तक आहेत विद्यार्थ्यांजवळ पुस्तक आहेत वर्गात एक फळा आहे वर्गात एक फळा आहे फळ्या शेजारी खडू आहेत फळ्या शेजारी खडू आहेत खडूंजवळ पेन्सिली आहेत खडूंजवळ पेन्सिली आहेत फळ्यासमोर खुर्ची आहे फळ्यासमोर खुर्ची आहे वर्गात एक फोटो आहे वर्गात एक फोटो आहे फोटो खाली घड्याळ आहे फोटो खाली घड्याळ आहे प्रसाद हे काय आहे प्रसाद हे काय आहे हा पेला आहे हा पेला आहे आणि हे काय आहे आणि हे काय आहे ही पेन्सिल आहे ही पेन्सिल आहे आता इकडे पहा आता इकडे पहा पेन्सिल पेल्यात आहे पेन्सिल पेल्यात आहे नीला पेन्सिल कुठे आहे नीला पेन्सिल कुठे आहे पेन्सिल पेल्यात आहे पेन्सिल पेल्यात आहे आता पेन्सिल कुठे आहे आता पेन्सिल कुठे आहे आता पेन्सिल कागदावर आहे आता पेन्सिल कागदावर आहे आता पेन्सिल कुठे आहे आता पेन्सिल कुठे आहे आता पेन्सिल कागदा खाली आहे आता पेन्सिल कागदा खाली आहे विद्यार्थ्यांनो इकडे बघा विद्यार्थ्यांनो इकडे बघा हा हात आहे आणि हा खडू आहे हा हात आहे आणि हा खडू आहे खडू हातात आहे खडू हातात आहे खडू हातावर आहे खडू हातावर आहे खडू हाताखाली आहे खडू हाता खाली आहे खडू हाता जवळ आहे खडू हाता जवळ आहे खडू हाता मागे आहे खडू हाता मागे आहे आणि खडू हातासमोर आहे आणि खडू हातासमोर आहे ड्रिल्स रिपीटेशन ड्रिल हा वर्ग आहे हा वर्ग आहे वर्गात विद्यार्थी आहेत वर्गात विद्यार्थी आहेत वर्गात फळा आहे वर्गात फळा आहे वर्गात फोटो आहे वर्गात फोटो आहेत हा कागद आहे हा कागद आहे कागदावर पेन्सिल आहे कागदावर पेन्सिल आहे कागदा खाली पेन्सिल आहे कागदा खाली पेन्सिल आहे कागदा समोर पेन्सिल आहे कागदा समोर पेन्सिल आहे हा फळा आहे हा फळा आहे फळ्यासमोर टेबल आहे फळ्यासमोर टेबल आहे फळ्याजवळ नकाशा आहे फळ्याजवळ नकाशा आहे फळ्या मागे भिंत आहे फळ्या मागे भिंत आहे हा पेला आहे हा पेला आहे पेल्यात पाणी आहे पेल्यात पाणी आहे पेल्यात फुलं आहेत पेल्यात फुलं आहेत पेल्यात पान आहे पेल्यात पान आहे हा चहा आहे हा चहा आहे चहात दूध आहे चहात दूध आहे चहात साखर आहे चहात साखर आहे चहात चमचा आहे चहात चमचा आहे हा शेतकरी आहे हा शेतकरी आहे शेतकऱ्याजवळ नांगर आहे शेतकऱ्याजवळ नांगर आहे शेतकऱ्यासमोर बैल आहेत शेतकऱ्यासमोर बैल आहेत शेतकऱ्या मागे मोठ आहे शेतकऱ्या मागे मोठ आहे हा हत्ती आहे हा हत्ती आहे हत्ती समोर झाड आहे हत्ती समोर झाड आहे हत्ती शेजारी पिल्लू आहे हत्ती शेजारी पिल्लू आहे हत्ती समोर गवत आहे हत्ती समोर गवत आहे हा विंचू आहे हा विंचू आहे विंचवा समोर बीळ आहे विंचवा समोर बीळ आहे विंचवा भोवती दगड आहेत विंचवा भोवती दगड आहेत विंचवा शेजारी चप्पल आहे विंचवा शेजारी चप्पल आहे हा चेंडू आहे हा चेंडू आहे चेंडू शेजारी बॅट आहे चेंडू शेजारी बॅट आहे चेंडू खाली स्टंप आहेत चेंडू खाली स्टंप आहेत चेंडू भोवती मुलं आहेत चेंडू भोवती मुलं आहेत हा रेडिओ आहे हा रेडिओ आहे रेडिओवर फोटो आहे रेडियो वर फोटो आहे रेडियो शेजारी पंखा आहे रेडियो शेजारी पंखा आहे रेडियो खाली स्टूल आहे रेडियो खाली स्टूल आहे हा हात आहे हा हात आहे हा खडू आहे हा खडू आहे खडू हातावर आहे खडू हातावर आहे हा फोन आहे हा फोन आहे ही वही आहे ही वही आहे वही फोन जवळ आहे वही फोन जवळ आहे हा पेला आहे हा पेला आहे हे पाणी आहे हे पाणी आहे पाणी पेल्यात आहे पाणी पेल्यात आहे हे पैसे आहेत हे पैसे आहेत हा खिसा आहे हा खिसा आहे पैसे खिशात आहेत पैसे खिशात आहेत हा मुलगा आहे हा मुलगा आहे ही सायकल आहे ही सायकल आहे सायकल मुलासमोर आहे सायकल मुला समोर आहे हा नकाशा आहे हा नकाशा आहे हे कॅलेंडर आहे हे कॅलेंडर आहे कॅलेंडर नकाशा समोर आहे कॅलेंडर नकाशा समोर आहे हा चहा आहे हा चहा आहे हा लाडू आहे हा लाडू आहे लाडू चहा शेजारी आहे लाडू चहा शेजारी आहे हा बादशाह आहे हा बादशाह आहे ही बंदूक आहे ही बंदूक आहे बादशाह समोर बंदूक आहे बादशहा समोर बंदूक आहे हा गवळी आहे हा गवळी आहे ही गाय आहे ही गाय आहे गवळ्यासमोर गाय आहे गवळ्यासमोर गाय आहे हा पक्षी आहे हा पक्षी आहे हे पिल्लू आहे हे पिल्लू आहे पिल्लू पक्ष्याजवळ आहे पिल्लू पक्ष्याजवळ आहे हा हत्ती आहे हा हत्ती आहे हा माणूस आहे हा माणूस आहे माणूस हत्तीवर आहे माणूस हत्तीवर आहे हा गणपती आहे हा गणपती आहे हा मोदक आहे हा मोदक आहे मोदक गणपती समोर आहे मोदक गणपती समोर आहे हा विंचू आहे हा विंचू आहे ही पाल आहे ही पाल आहे पाल विंचवा मागे आहे पाल विंचवा मागे आहे हा खडू आहे हा खडू आहे हे पेन आहे हे पेन आहे पेन खडूवर आहे पेन खडूवर आहे हा पियानो आहे हा पियानो आहे हे फूल आहे हे फूल आहे पियानोवर फूल आहे पियानो वर फूल आहे क्वेश्चन आंसर ड्रिल हे काय आहे पेन हे पेन आहे हे काय आहे कागद हा कागद आहे पेन कुठे आहे पेन कागदावर आहे हे काय आहे पाणी हे पाणी आहे हे काय आहे पेला हा पेला आहे पाणी कुठे आहे पाणी पेल्यात आहे ते काय आहे पक्षी तो पक्षी आहे ते काय आहे फळ ते फळ आहे फळ कुठे आहे फळ पक्षा समोर आहे हे काय आहे खडू हा खडू आहे हे काय आहे पेन्सिल ही पेन्सिल आहे पेन्सिल कुठे आहे पेन्सिल खडू जवळ आहे ते काय आहे रुमाल तो रुमाल आहे ते काय आहे रेडिओ तो रेडिओ आहे रुमाल कुठे आहे रुमाल वर आहे रिपीट अँड रिस्पॉन्स ड्रिल ही वही आहे ही वही आहे हे कागद आहेत हे कागद आहेत वही कुठे आहे वही कुठे आहे वही कागदांवर आहे वही कागदांवर आहे हा चष्मा आहे हा चष्मा आहे हे पुस्तक आहे हे पुस्तक आहे पुस्तक कुठे आहे पुस्तक कुठे आहे पुस्तक चष्म्याखाली आहे पुस्तक चष्म्याखाली आहे ही अंगठी आहे ही अंगठी आहे हे मणी आहेत हे मणी आहेत अंगठी कुठे आहे अंगठी कुठे आहे अंगठी मण्यांजवळ आहे अंगठी मण्यांजवळ आहे हे आंबे आहेत हे आंबे आहेत हे पेरू आहेत हे पेरू आहेत आंबे कुठे आहेत आंबे कुठे आहेत आंबे पेरूंजवळ आहेत आंबे पेरूंजवळ आहेत हा दिवा आहे हा दिवा आहे हे फोटो आहेत हे फोटो आहेत दिवा कुठे आहे दिवा कुठे आहे दिवा फोटोंमागे आहे दिवा फोटोंमागे आहे Fill in the gaps drill. Fill in the gaps with plural forms of the underlined nouns. For example खडू हातावर आहे खडू हातांवर आहे पेन्सिल कागदावर आहे पेन्सिल कागदांवर आहे दिवे पंख्याजवळ आहेत दिवे पंख्यांजवळ आहेत कॅलेंडर नकाशा खाली आहे कॅलेंडर नकाशांखाली आहेत नांगर शेतकऱ्याजवळ आहेत नांगर शेतकऱ्यांजवळ आहेत फुलं गणपती समोर आहेत फुलं गणपतींसमोर आहेत पेला लाडवा मागे आहे पेला लाडवान मागे आहे fill in the gaps with appropriate postpositions. For example खडू हातान आहेत खडू हातांमध्ये आहेत पेन्सिली रुमाला आहेत पेन्सिली रुमालांमध्ये आहेत रेडिओ रुमाल आहे रेडिओ वर रुमाल आहे विंचवा बीळ आहे विंचवा समोर बीळ आहे चेंडू मुलं आहेत चेंडू भोवती मुलं आहेत शेतकऱ्या नांगर आहे शेतकऱ्या जवळ नांगर आहे विद्यार्थ्यां वह्या आहेत विद्यार्थ्यांसमोर वया आहेत चहा साखर आहे चहात साखर आहे पेल्या पाणी आहे पेल्यात पाणी आहे फळ्यान खुर्च्या आहेत फळ्यान समोर खुर्च्या आहेत फोटो नकाशा आहे फोटो शेजारी नकाशा आहे खिशा पैसे आहेत खिशात पैसे आहेत फोन पुस्तक आहेत फोन शेजारी पुस्तक आहेत कागदान पेन्सिली आहेत कागदांवर पेन्सिली आहेत मुलां सायकली आहेत मुलांजवळ सायकली आहेत गणपती मोदक आहे गणपती समोर मोदक आहेत हत्ती माणूस आहे हत्ती वर माणूस आहे चष्म्या पायली आहेत चष्म्या खाली फायली आहेत substitute drill substitute the form कागदान with the oblique form of the given nouns for example पुस्तक कागदान जवळ आहेत मामा पुस्तक जवळ आहेत पंखे पुस्तक पंख्यांजवळ आहेत मणी पुस्तक मण्यांजवळ आहेत रेडिओ पुस्तक रेडिओ जवळ आहे खडू पुस्तक खडून जवळ आहेत दिवा पुस्तक दिव्यांजवळ आहेत नकाशे पुस्तक नकाशांजवळ आहेत फोन पुस्तक फोनांजवळ आहेत रुमाल पुस्तक रुमालांजवळ आहेत पेले पुस्तक पेल्यांजवळ आहेत विद्यार्थी पुस्तक विद्यार्थ्यांजवळ आहेत मुलगा पुस्तक मुलांजवळ आहेत substitute the underline postposition the the post postpositions खडू हातावर आहेत खाली खडू हाता खाली आहेत भोवती खडू हाता भोवती आहेत मागे खडू हाता मागे आहेत समोर खडू समोर आहेत त खडू हातात आहेत जवळ खडू हाताजवळ आहेत शेजारी खडू हाताशेजारी आहेत Substitute the underlined noun with the given nouns. Make changes in the sentence if necessary. रेडिओवर फोटो आहे रुमाल रेडिओवर रुमाल आहे फुल रेडिओवर फुलं आहेत पेन रेडिओवर पेन आहे चित्र रेडिओवर चित्र आहे पेले रेडिओवर पेले आहेत दिवे रेडिओवर दिवे आहेत पैसे रेडिओवर पैसे आहेत बांगड्या रेडिओवर बांगड्या आहेत अंगठी रेडिओवर अंगठी आहे घड्याळ रेडिओवर घड्याळ आहे मूर्ती रेडिओवर मूर्ती आहे पेन्सिली रेडिओवर पेन्सिली आहेत कागद रेडिओवर कागद आहे काच रेडिओवर काच आहे लिसन टू द कन्वर्सेशन मुलानो हा खडू पहा आणि हा हात पहा शरद खडू कुठे आहे खडू हातावर आहे सुनंदा आता खडू कुठे आहे आता खडू हातात आहे अशोक आता खडू कुठे आहे आता खडू हाता मागे आहे मोहन आता खडू कुठे आहे आता खडू हाता समोर आहे आशा आता खडू कुठे आहे आता खडू हाता खाली आहे अनुया हे काय आहे ह्या पेन्सिली आहेत आणि हे काय आहे हे कागद आहेत पेन्सिली कुठे आहेत पेन्सिली कागदांवर आहेत कमल आता पेन्सिली कुठे आहेत आता पेन्सिली कागदान खाली आहेत विजय आता पेन्सिली कुठे आहेत आता पेन्सिली कागदान शेजारी आहेत मनोज आता पेन्सिली कुठे आहेत आता पेन्सिली कागदान समोर आहेत बरोबर आता ऐका हा वर्ग आहे वर्गात पंखे आहेत पंख्यांजवळ दिवे आहेत दिव्यांखाली फळा आहे फळ्यावर नकाशे आहेत नकाशांशेजारी तक्ते आहेत तक्त्यांवर चित्र आहेत आणि अक्षर आहेत